आपण वपू काळे यांचा झोपाळा वाचतोय त्यातली पुढची कथा आहे माया तुम्ही प्रवासाला जायचं ठरवलंत तेही लांबच्या सातारा ते दिल्ली असं समजा मग तुम्ही एस टी स्थानकावर आलात तिथली चौकशी खिडकी बंद नव्हती आणखीन नवल म्हणजे पलीकडे खुर्चीत कोणीतरी माहिती सांगायला होतं पुण्याची एस टी किती वाजता हा प्रश्न विचारण्यापूर्वी तो हसून म्हणतो गुड मॉर्निंग टू यू त्यानंतर न चिडता तो तुम्हाला माहिती सांगतो त्याच्या माहितीप्रमाणे बस येते कंडक्टर तुम्हाला वेलकम टू यू म्हणतो बस वेळेवर सुटते वेळेवर पोचते एस टीला जोडून मुंबईची गाडी असते तिकिटांना रांग नसते गाडीला गर्दी नसते तुम्हाला बसायला मिळतं आणि त्यापेक्षा नवल म्हणजे ही गाडी पण मुंबईला वेळेवर पोचते पण दिल्लीचं तिकीट काढायला तुम्हाला सवड मिळत नाही तुम्ही तसेच गाडीत बसता कंडक्टरला तुम्ही घडलेला प्रकार सांगता तो हसून म्हणतो असं होतं पुष्कळदा डोंट वरी मी तुम्हाला गाडीत तिकीट देतो काय दंड वगैरे घ्यायचा तो घ्या I am ready to pay भलतंच काय दंड भरण्याचा प्रश्न येतोच कुठे तुम्ही काय चोर लुच्चे आहात काय don't worry wish you nice time असं घडलं तर तुम्हाला काय वाटेल मोकळेपणी सांगा मी अगदी हाच किस्सा आणि हाच प्रश्न मधू सावंत नावाच्या माझ्या मित्राला विचारला तर त्याने माझ्याशी बोलणं सोडून दिलं माझ्या आणखीन एका मित्राला मी विचारलं तुझा मुलगा किती वर्षाचा झाला यंदा शाळेत घालायचा आहे माधुकरी मागतात तसा आता मी शाळा शाळेतून प्रवेशन देही करत भटकणार मी त्याला म्हणालो तुला हव्या त्या शाळेत तू गेलास आणि प्रिन्सिपल जर असे म्हणाले अरे इतक्या मामूली कामासाठी तुम्ही रजा घेऊन कशाला आलात नुसतं मुलाला पाठवून द्यायचं आम्ही ठेवून घेतलं असतं मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहेत तुमचा काय संबंध आहे ॲडमिशन राखून ठेवली आहे त्याच्यासाठी असं घडलं तर या प्रश्नावर तरी सांगितलं होतं की वेळच उपाय करून घे म्हणून असा चेहरा करीत तो निघून गेला माझ्या आणखीन एका मित्राकडे मी टेलिफोन करायला गेलो टेलिफोन बिलावरून विषय निघाला तेव्हा मी म्हणालो समज टेलिफोनच्या बिलात तू बंगलोरला ट्रंक कॉल केलेला नसताना ट्रंक कॉल चार्जेस म्हणून नव्वद रुपये लावले तू कंपनीला फोन केलास आणि सांगितलंस हा कॉल माझ्या नावावर चुकून लावला गेला आहे आणि जर तिथला अधिकारी म्हणाला तुम्हाला फोन केल्याचं आठवत नसेल तर नव्वद रुपये वगळून बाकीचं बिल भरा तुम्ही खोटं बोलणार नाही यावर आमचा विश्वास आहे तर तुला काय वाटेल माझा प्रश्न संपायच्या आत मित्र घेरी येऊन पडलेला मी मग माझ्या मित्र क्रमांक चारला हे तिन्ही किस्से सांगितले तर तो म्हणाला अमेरिकेतच हे प्रकार घडू शकतात आणखी शंभर वर्षांनी भारतात पण हे चमत्कार घडतील पण माझ्या घरात जे सध्या घडतं आहे ते अमेरिकेतही घडत नसेल ते मी ऐकल्यावर ठरवीन माझी बायको पुन्हा एकदा माझ्याच प्रेमात पडली आहे अरुण वर्टीच्या आयुष्यात खरंच तसं घडलं होतं माया त्याच्यावर तुटून प्रेम करायला लागली होती याचा अर्थ तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतं अशातला मुळीच भाग नव्हता माया त्याच्यावर मनापासून खुश होती त्याला हवं नको बघत होती त्याला आवडणारे पदार्थ करत होती त्यांच्यात मतभेदाचे प्रसंगही तसे वारंवार निर्माण होत नसत आदर्श जोडप्याच्या शोधात जर कुणी उद्या बाहेर पडलं तर त्याने जरूर अरुण मायाच्या घरावर फुली मारावी छोटा संसार सुखी संसार हे सरकारने पिवळ्या कागदावर छापण्या अगोदर अरुण मायाचा त्या सिद्धांतांवर विश्वास होता म्हणूनच जर कोणी विचारलं की महेशच्या पाठीवर काय तर तो गमतीने म्हणायचं उन्हाचं घामोळं शिशु संवर्धनाच्या बाबतीतही कधी त्या दोघांचे मतभेद झाले नाहीत आणि तरीही अरुणला संसार कोरडा कोरडा वाटायला लागला होता चार्म नावाची वस्तूच नाहीशी झाली होती असं का होत होतं हे अरुणला खरं तर उलगडलं होतं पण ते तसं उलगडून पण फारसा उपयोग नव्हता महेश हुशार होता व्रात्य होता पण त्याचा व्रात्यपणा उपद्रवकारक नव्हता त्यामुळे सोसायटीतल्या मुलांकडून कधी तक्रारी आल्या नाहीत मुलाने पहिल्या पाचात आलंच पाहिजे असा अरुण असा मुळीच हेका नव्हता महेश जर पहिल्या क्रमांकाने पास झाला तर त्यांना ते नको होतं असंही नव्हतं पण तेवढ्यासाठी मुलाच्या मागे पलिते घेऊन पळत सुटणं दोघांना नामंजूर होतं असं एकूण सगळं फुली मारण्यासारखं झकास होतं तरीही अरुण नाराज होता त्याच्या अपेक्षा निराळ्या होत्या संसार बायको या विषयावर अरुणचं दोस्तराष्ट्र मुद्दाम मधूनमधून त्याला पिन मारित असत मेन ओनली नावाचा त्यांचा क्लब होता महिन्यातून एकदा ती सगळी मंडळी एके ठिकाणी जमत असत दहा पंधरा मिनटं अवंतर गप्पा झाल्या की कोणीतरी विचारित असे मग काय अरुण भैया देवाची माया थोर आहे की नाही चोर आहे चोर थोर नाही थोर की चोर चोर चोर आता ऐकण्यात चूक होणार नाही लग्नाच्या वेळ झाली तेवढी पुरे काय बुवा झालं तेव्हा नव्या उमेदीने अरुण सांगायचा पत्रिका कुंडली वगैरे प्रकारावर माझा विश्वास नव्हताच तरी आमच्या अक्कलकोटी स्वामींनी पत्रिकेसाठी हट्ट धरलाच हे स्वामी कोण आमचे तीर्थरूप मी त्यांना स्वामी म्हणतो तर त्यांनी देवांना सांगितलं कोण देव आमचे सासरे अच्छा म्हणजे देव म्हणजे देवाची माया म्हणजे आमची बायको आत्ता सांगा तर स्वामींनी पत्रिका मागितली बैठकीत कोणीतरी म्हणालं मुलगी मायाळू आहे मी म्हणालो मग उत्तमच नंतर कळलं की मला पायाळूच्या ऐवजी मायाळू ऐकू आलं आहे म्हणजे तुझ्या बाबतीत धचा मा व्हायच्या ऐवजी चक्क पाचा मा झाला काय करणार त्याची फळं आता भोगायची तो नारायणराव धच्या मामुळे सुटला तरी मी मात्र अडकलो यावर कोणीतरी विचारतं हा सांगतो एवढा खरंच मिझरेबल झालं आहे का रे मुळीच नाही रे थापा मारतो नाही तसं नसेल कारणाशिवाय बायकोच्या नावाने खडे कोण फोडील अरुण तू काय घडतं ते सांग मुळीच नको त्यापेक्षा अरुण काय काय घडायला हवंय ते सांग अरुण सरसावून सांगत असे संसाराकडून माझ्या तशा फारशा अपेक्षा नाहीत मध्येच कोणीतरी विचारलं मोघम बोलायचं नाही संसाराकडून म्हणजे कोणाकडून ओके संसाराकडून म्हणजे मायाकडून ती माझी सगळी सेवा करते पण पण काय मला अजून काय आवडेल सांगू का तेच तर लेखा हवंय अगदी मंगल प्रभातापासून आता तुमची आमची भेट उद्या सकाळी सहा वाजता इथपर्यंत सांगायचं मग अरुण सांगतो सकाळ व्हायला अवकाश आहे पण तिची चाहूल लागलेली आहे दुधाच्या बाटल्यांची क्रेट्स एकमेकांवर आपटत आहेत त्याचा आवाज कानावर येतोय त्या बाटल्यांचा एक विशिष्ट आवाज येतो पूर्वीच्या काळात गोठातल्या मशीनच्या गळ्यातल्या घंटा वाजवून जाग येत असे हल्ली बाटल्यांचा जमाना आलाय मध्येच कोणीतरी म्हणतं बाटलीला जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे तेव्हा ग्लास संपवा दुसरी आणतो धर मला जास्त भरू नकोस बस बस okay Arun sorry please continue तर अशा ह्या पंचपंच उशक्काले मायाने माझ्याजवळ यावं माझ्या डोक्यावर शनिवार वाड्याप्रमाणे जे एक दोन बुरुज उभे आहेत त्यातून लडीवाळपणे हात फिरवावा मग तिने तिच्या मोकळ्या सोडलेल्या केसांनी माझ्या अंगावर सडा टाकावा मला गुदगुल्या करीत चेष्टा मस्करी करीत जाग आणावी माझ्या शर्टच्या बटनांशी चाळा करीत माझं गुणगान करावं मी तिच्यात लग्नाच्या वेळी काय पाहिलं असं तिने विचारावं संसारासाठी मी जीवाची फार लावतोड करतो असं म्हणावं थोडक्यात म्हणजे तिने सकाळपासून थापा मारायला सुरुवात करावी असंच ना ए डोंट डिस्टर्ब हिम मी हल्ली फार रोडावलो असं तिने म्हणावं आणि मग दोन चार अक्षता टाकून उठावं अक्षता म्हणजे अक्षता म्हणजे चुंबन अक्षता हे नाव कसं काय सुचलं पूजेत धर्मकार्यात हवी असलेली वस्तू नसली की अक्षतांवर भागवतात तसंच रोमांसच्या बाबतीत काही नसलं तर कमीत कमी अक्षताम समर्पयामी करेक्ट तर अक्षता टाकून तिने उठावं मग चहा पान चहा संपल्यावर दाढी करून झाल्यावर दाढी गुळगुळीत झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी मध्येच कोणीतरी म्हणतं अक्षताम समर्पयामी मग माझं पेपर वाचन पेपर वाचताना तिने पेपरची मधलीच पानं पळवू नयेत कामावर जाताना तिने निरोप द्यायला दारापर्यंत यावं आणि महेशच्या हालचालीचा अंदाज घेऊन अक्षता पुढे संध्याकाळी मी कामावरून येईन तेव्हा गॅलरीत उभं असावं माझ्या वियोगाने तिचा चेहरा मलूल म्लॅन म्हण दोन ग्लास बियर झाल्यावर जोडाक्षरं येत नाहीत कारण म ला ल की ल ला म आगे बढो तर चेहरा मलूल झालेला असेल गालिबच्या शायरीतील सुंदरीप्रमाणे तिने केस मोकळे सोडलेले असावेत मी दिसताच तिचे गाल आरक्त व्हावेत पुन्हा जोडाक्षर चुपरे तिचे गाल गुलाबासारखे व्हावेत तिने धावत धावत येऊन दार उघडावं आणि अक्षता पुढे तिच्या पदराने माझं तोंड पुसावं घटकाभर तिच्या मांडीवर पडून मी तिला दिवसभराच्या हकीगती सांगाव्यात मग रात्री जेवण संपल्यावर मी महेशला झोपवेपर्यंत सगळी आवराआवर करावी महेशला झोप लागल्यावर मी काहीतरी वाचन करीन तोपर्यंत तिने आंघोळ करावी फ्रेश व्हावं केस मोकळेच सोडावेत आणि परीकथेतल्या परीच्या अंगावर जसा एक तलम झिरझिरीत गाऊन असतो तसा घालावा आणि मग मग अक्षताच अक्षता हटले का रात्री नुसत्या अक्षता का म्हणून षोडशोपचारे पूजा अरुण म्हणतो अगदी करेक्ट त्यानंतर एखाद्या सुट्टीच्या दिवशी बायकोने रुसावं आणि एकदम एकत्र आंघोळ करायचा हट्ट धरावा तर एखाद्या दिवशी पण अरुणचं वाक्य पुरं होत नाही पार्टीतला एक कुणीतरी एकाएकी हुंका देतो का बाबा तुला काय झालं या अरुणच्या अपेक्षा ऐकून माझ्या बालमनावर वाईट परिणाम होतोय मग तोपर्यंत तो आणखी बियर घे तरी माझ्या मनाला ते लागून राहील का आपल्यापैकी कुणाच्याही घरी असं कधी घडेल बायका इतक्या समरसून कायम तरुण राहतील का अरे म्हणूनच अरुणचा कल्पनाविलास वारंवार ऐकायचा नको नको अरे पण का मगाशी सांगितलं मी अरुण सांगतो त्यातल्या पन्नास टक्के गमतीसुद्धा कधी घडणार नाहीत तेवढ्यात कोणीतरी म्हणालं त्यालाही कारणं आहेत कसली कारणं हल्ली बायका फारशा माहेरी जात नाहीत कायम घराला चिकटलेल्या असतात म्हणून नवऱ्याच्या सहवासाशी खास नवलाई उरत नाही आता अरुणनेच सांगावं त्याचं लग्न झाल्यापासून मायावाईनी किती वेळा गावी गेल्या एकदाही नाही मग अरुणबाई चार दिवस का होईना पण बायकोपासून लांब राहा आणि मग काय चमत्कार घडतो पहा ठीक आहे पुढच्याच महिन्यात तिच्या भाच्याची बार्शीला मुंज आहे पंधरा दिवस तिला बार्शीला पाठवून देतो बायकोला सोडत नाही म्हणून तिचे नातेवाईक सारखे कोकलत असतात त्यांची तोंड पण गप्प होतील पंधरा दिवस काय करशील उपोषण मायाला मुंजीसाठी पाठवत आहे आणि ती तिकडे आली की तिला चांगली पंधरा दिवस ठेवून घ्या अशा आशयाचं पत्र अरुणने पाठवलं मेवणीचं उलट पत्र आलं तुमच्या हातून हे धाडस सोडं शक्य नाही गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा एक वेळ दूर होईल पण भाऊजी तुम्ही वगैरे वगैरे अरुणने पुन्हा जिद्दीने लिहिलं मला मुंगळा म्हणाला त्याचं काही नाही पण स्वतःच्याच बहिणीला ढेप म्हणायचं तुम्हाला कारण नव्हतं असो मुंजीच्या दोन दिवस आधी मायाला संध्याकाळच्या गाडीला बसवून देतो कुरडूवाडीला ढेप उतरवून घ्यायची व्यवस्था करावी महेश सोय मी माझ्या बहिणीच्या घरी करत आहे म्हणजे प्रवासात त्याचे हाल नकोत आणि त्याची शाळाही बुडाल नको संध्याकाळच्या गाडीला मायाला बसवून देत अरुण घरी परत आला पंधरा दिवसात काय काय कामं उरकायची होती याची मायाने एक एक म्हणता लांबलचक यादी दिली होती फळीवरचे डबे रोज तीन तीन असे घासून घेण्यापासून चादरी अभ्रे धुण्यापर्यंत अनेक गोष्टी उरकायच्या होत्या तरीसुद्धा पहिल्या रात्री काहीच करायचं नाही असं त्याने ठरवून टाकलं रात्रीचं जेवण मायाने सकाळीच करून ठेवलं होतं महेश त्याच्या आत्याकडे उड्या मारत राहायला गेला होता अरुण त्या क्षणी राजा होता जेवण झालं होतं हातात आवडतं पुस्तक होतं तंदरी मोडायला कुणीही येणार नव्हतं अरुणला झोप इतकी गडत लागली की पहाटे दूधवालासुद्धा नेहमीपेक्षा लवकर आला असं अरुणला वाटलं मायाने व्यक्त केलेल्या अनेक काळजांपैकी एक काळजी सकाळी दूधवाला बेल वाजवेल तेव्हा जाग येईल ना ही होती जाग आली याचंच कौतुक करीत हातातलं पातेलं घेऊन त्याने दारू घडलं आणि कोलमडून पडण्याची अरुणवर पाळी आली तो चक्रावला पुरता मॅड झाला मी दमले मला आत येऊ दे असं मायाने सांगितल्यावर तो भानावर आला त्याने तिच्या हातातली तिला न पेलवणारी बॅग घेतली तिला अगोदर बसायला दिलं काय प्रकार आहे सगळं सांगते मला अगोदर चहा करून द्या थोडा दम धरलास तर ताज्या दुधाचा मिळेल तेव्हा दुसऱ्यांदा घेईन माझी ताकद गेली आहे दोन मिनटात करतो आता सांग तुम्ही गाडीवर बसवून दिलत गाडी सुटली ती वाटेत मुलुंडलाच पस्तीस मिनटं उभी राहिली तिथून एकदाची सुटली की पुन्हा डोंबिवलीला कल्याणच्यामध्ये दीड तास उभी भयानक कंटाळा आला उभी का हे कळायला मार्ग नाही कुणी काही कुणी काही सांगतंय मोटरमनला हार्ट अटॅक आला इथपासून कल्याण स्टेशनात आग लागली इथपर्यंत वाटेल त्या वावड्या काय करावं सुचेनाच पुरुषांचं बरं असतं माकड्यासारख्या उड्या मारून कसंही जाता येतं त्यात बायकांचा डब्बा महाभयानक कलकलाट काय करतात पोरं काय रडतात घाण करतात पाणी सांडतात खरंच आपला देश कधीच सुधारणार नाही का हो अरुण म्हणाला उद्या राष्ट्रपतींना विचारून सांगतो पुढे काय झालं सांग नंतर मग अगदी मुंगीच्या पावलाने गाडी कशी तरी कल्याणपर्यंत आली तिथं एक तास थांबली मग लाऊडस्पीकरवरच्या घोषणा कुठेतरी मेली मालगाडी कोलमडली होती बरं मग मग काय प्लॅटफॉर्मवर बसून राहिले एक दोन ओळखीच्या निघाल्या पहिल्या लोकलने आम्ही तिघी परत आलो त्या दोघींनी टॅक्सीने थेट घरापर्यंत सोडलं पैसेसुद्धा घेतले नाहीत माझ्याकडे पाहत अरुण म्हणाला प्रत्यक्ष समोर आहेस तरी विश्वास बसत नाही सकाळच्या पेपरने फोटोसहित अपघाताची माहिती आणि किती गाड्या कुठे अडकून पडल्या याबद्दलचं वर्णन दिलं होतं रेल्वे वाहतूक पूर्ववत कधी सुरू होईल याचा मात्र अंदाज दिला नव्हता अपघाताची चौकशी करण्यासाठी ताबडतोब एक कमिटी पण नेमण्यात आली होती दोन महिने चौकशी करून ती कमिटी आज जे छापून आलं तेच पुन्हा सांगणार होती सदरहू मालगाडी रुळावरून घसरल्याने पडली होती ताज्या दुधाचा दुसरा चहा झाल्यावर अरुण म्हणाला मी जातो आणि महेशला घेऊन येतो कशाला गाड्या पूर्ववत सुरू झाल्या म्हणजे मी बार्शीला जाईन ना तुझी मुंज तर हुकलीच नुसती भेटून येईन सगळ्यांना तोपर्यंत महेश वनसनच्या घरी राहू दे आपण जरा एन्जॉय करू अरुण अवाक होऊन बघत राहिला त्यानंतरच्या तीन दिवसात मायाने आणि अरुणने न भूतो न भविष्यतो अशी मौजमजा केली तीन दिवस चिरंजीव अरुण वरटी कामावर गेला नाही मायाने आणि अरुणने स्वर्ग पृथ्वीवर आणला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नितू सिंग चिंटूने शृंगाराचे धडे घ्यावेत असे तीन दिवस गाजवले तृप्ती या शब्दाचा अर्थ अरुणला प्रथम समजला बियर क्लबमध्ये त्याने ज्या ज्या सुखाच्या कल्पना वारंवार व्यक्त केल्या होत्या त्या सगळ्या कल्पना मायाने प्रत्यक्षात उतरवून दाखवल्या इतकंच नव्हे तर तिने अरुणच्या बियर पार्टीतसुद्धा भाग घ्यायचं ठरवलं तिची फक्त एकच अट होती की प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीला आणायला हवं ती पार्टी काही वेगळीच ठरली तिला चिअर्स या पहिल्या आरोळीपासूनच आगळा रंग चढला माया अरुणपेक्षा उससे बी जादा ठरली त्या दिवशी ती विलक्षण चांगली दिसत होती अरुणचा शब्दच नव्हे तर प्रत्येक हुंकार झेलणाऱ्या मायाने बिनबायांचा ब्लाऊज घातला होता शेवटी कुणाला तरी एकाला न राहून तो म्हणाला वहिनी तुम्ही आज एखाद्या परीसारखे दिसत आहात लगेच कुणीतरी दुसरा म्हणाला आपण सौंदर्याचा संदर्भ नेहमी परीच्या जवळ का नेऊन ठेवतो याचं कारण पर्या नुसत्या देखण्या असतात म्हणून नाही तर त्या कनवाळू असतात कनवाळू म्हणजे टू बी व्हेरी ब्लंट त्या आपल्याला वश होतात म्हणून त्या पर्या एकदम बरोबर नाहीतर ह्या जगात पर्यांनाही मागे टाकतील अशा बायका कमी आहेत का आणखी एकाने पूर्णविराम करीत म्हटलं थोडक्यात म्हणजे की आपल्याला वश होते ती स्त्री आपल्याला परीसारखी वाटते वहिनी तुमचा परांवर विश्वास आहे का हो माया म्हणाली यक्ष गंधर्व किन्नर पर्या या सगळ्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या आहेत जाऊ दे रे आपल्याला तो विषय कशाला हवा पर्या जरी खऱ्या असल्या तरी त्या आपल्या वाट्याला येणार नाहीत पर्यांचं नातं असतं तर एक राजपुत्राशी नाहीतर लहान मुलांशी आपल्याकडे त्या कशाला येतील आपल्याच बायकोला परी म्हणावं आणि अक्षताम समर्पयामी चौथ्या दिवशी गाड्या नेहमीसारख्या सुरळीत झाल्याची बातमी आणि मायाच्या बहिणीचं पत्र आलं मायाच्या बहिणीने संपूर्ण उपरोधिक पावित्र्यात पत्र लिहिलं होतं प्रिय भाऊजी मायाला मुंजीला पाठवतो असं तुम्ही कळवलं तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता तिला समोर प्रत्यक्ष पाहूनही नजरेवर विश्वास बसेना तुम्हाला बायकोला एक क्षणभर सोडायला नको आणि तेच आयुष्य अंगवळणी पडल्यामुळे मायालाही उंबरा सोडणं नको तरी ती आली गाड्यांचा गोंधळ झाला तरी कल्याणला आठ तास थांबली चिकाटीने तिने मिळेल ती गाडी पकडली आणि कोणाच्या ना कोणाच्या सोबतीने ती इथपर्यंत आली तुमचे आणि तिचे किती आभार मानू मुंज व्यवस्थित झाली एक आनंदाची बातमी तुम्ही जरी मायाला पंधरा दिवसांची रज सँक्शन केली असली तरी तिचा जीव इथं रमत नाही ती केव्हाही मुंबईला येईल पत्र वाचल्याबरोबर अरुण मायाला म्हणाला तुझ्या बहिणीने किती खवसटपणाने पत्र लिहिलं आहे पाहिलंस माया म्हणाली तुम्ही मुळीच चिंता करू नका मी बारशीला गेले की तिची समजूत घालीन ठरलेल्या दिवशी अरुण पुन्हा मायाला स्टेशनवर सोडून आला स्टेशनवर सोडण्यासाठी अरुण मुद्दाम महेशला घेऊन गेला त्यानंतर महेशला त्याच्या आत्याकडे जायचा कंटाळा आला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणे माया अरुणशी चार दिवस झपटल्यासारखी वागली होती असले बेधुंद क्षण अरुणने लग्न झाल्याबरोबर चार पाच महिनेच तुटले होते आणि महेशच्या जन्मानंतर तर सगळी लज्जत ओसरली होती पण गेल्या चार पाच दिवसात विवाहानंतरचे ते सोनेरी सुगंधी दिवस पुन्हा उगवले होते आता मायाशिवाय घर खायला उठणार होतं म्हणूनच महेश सोबतीला हवा होता मायाने ही अशी एकाएकी काट टाकली तर कशी याचा विचार करीत चार दिवसातले उत्कट क्षण आठवीत अरुण झोपी गेला नेहमीच्या वेळी दूधवाल्याने बेल वाजवली पातेला घेऊन अरुणने दार उघडलं पाहतो तो दारात पुन्हा माया हा प्रकार तरी काय आहे हे त्याला कळेच ना अरुणची अवस्था पाहून मायाही गोंधळून गेली स्वागत करण्याऐवजी नवरा पिच्छाच दिसावा असं का उभा बघताय का असे बावळटासारखे ही खरी माया अरुण बाजूला झाला मी काही कायमची गेले नव्हते असं म्हणत माया आत आली दार लावून घेत अरुण आताला झोपलेल्या मुलाचा पापा घ्यायचा नसतो हे विसरून माया महेशचा पापा घेत होती महेशला तेवढ्यांनी जाग येणं स्वाभाविक होतं तो उठून बसला त्यालाही अरुणसारखाच धक्का बसला आई तू एवढ्यात परत कशी आलीस एवढ्यात म्हणजे बहीण झाली म्हणून काय झालं तुम्हाला दोघांना इथं टाकून मी तिकडे मजा करीत राहू काय आठ दिवस रजा पुष्कळ झाली आई तू काय बोलतेस तरी काय मलाच कळत नाही आहे तुम्ही दोघं माझ्याकडे असे का बघत आहात ते मी आईला नको होतं का कमाल झाली मग तुमचे चेहरे असे का अरुणने त्याची हकीकत इथं सोडून दिली मी त्याची मानगूट पकडली अरे बाबा मान सोड फटकन वरून जाईन सोड सोड माझ्या एकुलत्या बायकोला विधवा करू नकोस मग कथा पुरी कर खरा प्रकार काय ते सांग थापा मारायच्या नाहीत अरुण म्हणाला खरा प्रकार काय असेल ते सांगता येत नाही तुमचे चेहरे असे का असा मायाने विचारल्यावर मी तिला काहीच बोललो नाही स्वतःच्या तोंडावर पाणी मारून आपण शुद्धीवर असल्याची खात्री करून घ्यायची म्हणून मी बाथरूममध्ये पळालो आणि राजा चक्क बाथरूममध्ये मांडी घालून बसलो का अमेरिकेत ही घडणार नाही असा प्रकार म्हणालो ते काय उगीच नीट सांग ना साध्या अरे राजा बाथरूममध्ये दोन मोठले पंख पडले होते चित्रातल्या परीला दाखवतात तसे पंख आता बोल अरुणचे खांदे निखळेपर्यंत घुसत मी म्हणालो भाग्यवान असले का साक्षात परीच्या सहवासात तू चार पाच दिवस होतास माझे हात झटकून टाकत अरुणने कपाळावर हात मारून घेतला तो म्हणाला भाग्यवान दुर्दैवी म्हण का स्वर्गातली परी प्रसन्न झाली हे खरं एखाद्या राजपुत्राच्या घरी न जाता इनवर्ड आउटवर्ड करणाऱ्या माझ्यासारख्याच्या घरात आली पण डिट्टो माझ्या बायकोचंच रूप घेऊन आली काय फायदा